भोवती डोंगर झाडी मध्ये माझे गसासूर बाड़ी, दोन मजली रंगीत माडी दारी बांधली झोक घेतात कानात डुल हो, हो, हो. घोड चालते फिरते चाल झोक घेतात कानात डुल माझ्या गळ्यात हजर टिका ग नक्की नथी न धरलाय ठेका घातली हसन सोन्याची बुगडी अवती भोवती डोंगर झाड गोड हाँ अलाल होते होतील काल मखमली